सुधीर नायक तांत्र्याची साथ शंकर बेंद्रे आणि संजय गरुड हे दोघजण करणार आहेत आनंदातल्या गाण्याची सुरुवात राग पुरिया धनाशीर्ण करणार आहे आणि या रागानंतर संगीत कान्होपात्रा या नाटकातलं बालगंधर्वांचं स्पतित तू पावना हे नाट्यपद देखील तो सादर करणार आहे